ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय पंचवीसावा गोवर्धन धारण शुक म्हणाला परीक्षिता आपली पूजा करणे बंद केले आहे असे इंद्राला समजताच तो श्रीकृष्ण ज्याचे रक्षणकर्ते आहेत त्या नंद इत्यादी गोपांवर रागावला इंद्र स्वतःलाच त्रैलोक्याचा ईश्वर समजत असे त्याने संतापून प्रलय करणाऱ्या मेघांच्या सांवर्तक नावाच्या गणाला गोकुळात पाऊस पाडण्याची आज्ञा दिली आणि म्हटले या जंगली गवळ्यांना केवढी ही संपत्तीची नशा चढली आहे पहाना यांनी सामान्य मनुष्य असणाऱ्या श्रीकृष्णाच्या बळावर देवराजाचा अपमान केला जसे या जगात काही लोक भवसागर पार करण्यासाठी असलेली ब्रह्मविद्या हे खरे साधन सोडून फुटक्या नावेसारख्या असणाऱ्या असमर्थ कर्ममय यज्ञानी या घोर संसार सागराला पार करू इच्छितात कृष्ण हा एक बडबड करणारा पोरकट अभिमानी आणि मूर्ख असून सुद्धा स्वतःला मोठा ज्ञानी समजतो अशा मनुष्य असणाऱ्या कृष्णाचा आश्रय घेऊन या गवळ्यांनी माझी अवहेलना केली आहे धनाची नशा चढलेल्या व कृष्णाने भडकावलेल्या यांची ही धनाची घमेंड जिरवा तसेच यांच्या जनावरांचा संहार करा तुमच्या पाठोपाठ मी सुद्धा ऐरावत हत्तीवर बसून नंदाच्या व्रजाचा नाश करण्यासाठी महापराक्रमी मरुद्गणासह येत आहे शुक म्हणाला इंद्राने अशी आज्ञा दिली आणि मेघांचे बंधन काढून घेतली तेव्हा ती जोराने मुसळधार पाऊस पाडून नंदाच्या गोकुळाला पिढा देऊ लागली विजा चमकू लागल्या ढग एकमेकांवर आपटून गडगडाट करू लागली आणि प्रचंड वाऱ्याने ढकलले जाऊन मोठमोठ्या गारा पडू लागली अशा प्रकारे ढगांचे मागून थवे वारंवार येऊन खांबा एवढ्या पावसाच्या धारा पाडू लागली तेव्हा व्रजभूमी पाण्याने भरून गेली आणि उंच सकल भाग दिशेनाशी झाली अतिवृष्टी आणि झंझावातामुळे जनावरे थरथर कापू लागली तसेच गोप गोपी थंडीने काकडून जाऊन श्रीकृष्णांना शरण गेली मुसळधार पावसाने जेरीस आल्यामुळे सर्वांनी आपापली मस्तके झुकून आणि मुलांना पोठाशी धरून थरथर कापत ते भगवंताच्या चरणाजवळ आले आणि म्हणाले कृष्णा कृष्णा प्रभू या गोकुळाचा स्वामी तूच आहेस हे भक्तवत्सला इंद्राच्या क्रोधापासून आमचे रक्षण कर भगवंतांनी पाहिले की मुसळधार पाऊस आणि गारांच्या माऱ्याने व्याकुळ होऊन सर्वजण बेहोश होत आहेत ही सर्व रागावलेल्या इंद्राचीच करामत आहे हे त्यांना कळले आम्ही इंद्राचा यज्ञ बंद पाडला म्हणूनच तो व्रजाचा नाश करण्यासाठी पावसाळा नसतानाही सोसाट्याचा वारा आणि प्रचंड गारांचा वर्षाव करू लागला आहे ठीक आहे मी आपल्या योगमायेने याचा प्रतिकार करीन स्वतःच्या मूर्खपणामुळे हे स्वतःला लोकपाल समजतात यांचा हा ऐश्वर्याचा गर्व व अज्ञान मी आता नाहीशी करतो सत्वगुणी देवांना ऐश्वर्याचा अभिमान वाटता कामा नये सत्वगुणापासून च्युत झालेल्या देवांचा मी मानभंग करीन यामुळे त्यांना शेवटी शांतीच मिळेल हे गोकुळ माझी आश्रित आहे मी याचा आपलेपणाने स्वीकार केला आहे आणि मीच याचा रक्षण करत आहे म्हणून मी आपल्या योगमायेने याचे रक्षण करीन हे तर माझे व्रत आहे असे म्हणून श्रीकृष्णाने सहजपणे एकाच हाताने गोवर्धन पर्वत उखडून लहान मुलाने पावसाळी छत्री हातात घ्यावी तसा तो पर्वत वर धरला नंतर भगवान गोपांना म्हणाले आई बाबा आणि व्रज वाशियानो तुम्ही आपल्या गुरासह या पर्वताच्या खाली आरामात बसा माझ्या हातावरून हा पर्वत खाली पडेल अशी भीती बाळगू नका आता वाऱ्याची आणि पावसाचीही भीती नको तुमच्या रक्षणासाठी मी ही युक्ती योजली आहे श्रीकृष्णाने जेव्हा असा धीर दिला तेव्हा सर्व गवळी आपापली गुरे छकडे आणि परिवाराला आपल्या बरोबर घेऊन सोयीनुसार गोवर्धन पर्वताच्या खाली गेले सगळे व्रजवासी तहानभुकेची व्यथा किंवा विश्रांतीची आवश्यकता विसरून श्रीकृष्णाकडेच पाहत राहिले त्यांनी सलग सात दिवस तो पर्वत उचलून धरला या दिवसात एक पाऊलभर सुद्धा ते इकडे तिकडे हल्ले नाहीत श्रीकृष्णांच्या योगमायेचा हा प्रभाव पाहून इंद्राच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही त्याचा संकल्प धुळीला मिळाला त्यामुळे त्याचा गर्व जिरला त्यांनी आपल्या मेघांना आवरले ते भयंकर तुफान आणि घनघोर पाऊस पडणे बंद झाले असून आकाशातून ढग निघून गेले आहेत आणि सूर्यही दिसू लागला आहे असे पाहून गोवर्धनधारी श्रीकृष्ण गोपांना म्हणाले प्रिय गोपानू आता तुम्ही निर्भयपणे आपल्या स्त्रिया गोधन मुले वगैरेने घेऊन बाहेर या पहा तुफान व पाऊस बंद झाला असून नद्यांचे पाणी सुद्धा ओसरले आहे तेव्हा ते गोप आपापले गोधन स्त्रिया मुले आणि वृद्ध यांना बरोबर घेऊन तसेच आपले सामान छकड्यात ठेवून हळूहळू सर्वजण बाहेर आले सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सर्वांच्या देखत सहजपणे तो पर्वत त्याच्या जागेवर पूर्ववत ठेवला व्रजवासींची मने प्रेमावेगाने भरून आली होती श्रीकृष्णाकडे धावतच येऊन कोणी त्यांना कडकडून मिठी मारली तर कोणी त्यांचे चुंबन घेतली वयस्कर गोपींनी अतिशय आनंदाने प्रेमपूर्वक दही तांदूळ पाणी इत्यादी घेऊन त्यांचा मंगल विधी केला आणि त्यांना शुभाशीर्वाद दिले यशोदा रोहिणी नंद आणि बलवानामध्ये श्रेष्ठ असे बलराम यांनी प्रेमविवल होऊन श्रीकृष्णांना हृदयाशी कवटाळून आशीर्वाद दिले परिषिता त्यावेळी आकाशात आलेले देव साध्य सिद्ध गंधर्व चारण इत्यादींनी प्रसन्न होऊन भगवंताची स्तुती करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला राजन स्वर्गामध्ये देव शंख आणि नौबती वाचू लागली आणि तुंबरू इत्यादी गंधर्व राज गायन करू लागले हे राजा नंतर श्रीकृष्ण बलराम व प्रेमळ गोप यांच्यासह व्रजामध्ये जावयास निघाले त्यांच्याबरोबर प्रेमळ गोपी आपले हृदय आकर्षित करणाऱ्या भगवंताच्या गोवर्धन धारण इत्यादी लिलांचे गायन करीत मोठ्या आनंदाने व्रजामध्ये परत आल्या या ठिकाणी पंचवीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू